घामाच्या कणांतून उमललेली शिकवण प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला प्रेमाने जवळ बसवून मनाच्या अगदी खोल कप्प्यात दडलेली एक गोष्ट सांगू इच्छितो आहे जणू कथावाचक स्वतःच तुम्हाला हाक मारून म्हणतोय यात थोडा वेळ थांबा मन शांत करा आणि ही गोष्ट ऐका ही कथा आहे कष्टांच्या मोलाची लोभाच्या क्षणिक मोहाची आणि संयमातून जन्माला येणाऱ्या पश्चात्तापाची एका साध्या शेतकऱ्याच्या आयुष्यात घडलेला प्रसंग अनेक मनांना कसा हलवून टाकतो याची उत्सुकता ही गोष्ट वाचताना तुम्हाला सतत पुढे ओढत राहील चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया आणि गोष्टींच्या या सुंदर जगात अलगद प्रवेश करूया कष्टांनी फुललेलं शेत त्या लहानशा गावाच्या वेशीवर बाळू पाटील यांचं शेत पसरलेलं होतं सकाळी उगवणाऱ्या सूर्यापासून ते संध्याकाळच्या मावळत्या उन्हापर्यंत बाळू पाटील त्या मातीत रमलेले असायचे कडक उन्हात भाजून निघालेल्या देहावरचा घाम जमिनीला पडायचा आणि त्याच घामातून लालचुटूक टोमॅटो फुलायचे हे टोमॅटो फक्त पीक नव्हतं ते त्यांच्या आयुष्याचं स्वप्न होतं घरातल्या चुलीचा आधार होतं आणि कुटुंबाच्या उद्याची आशा होतं अनपेक्षित धक्का एका दुपारी बाळू पाटील शेतात आले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांचे पाय क्षणभर थिजले चार तरुण राजू बाब्या नाण्या आणि तात्या हसत खेळत परवानगीशिवाय टोमॅटो तोडत होते खात होते आणि काहीतर पायाखाली चिरडत होते क्षणभर बाळू पाटलांच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला हे माझ्या घामाचं पीक आहे हे काय चाललंय राग उसळला पण त्याचवेळी भीतीही चार तरुण आणि आपण एकटे रागावर मात करणारा संयम बाळू पाटील थोडा वेळ शांत उभे राहिले मनात विचारांची गर्दी होती आरडाओरडा केला तर भांडण होईल पण आज यांना फक्त हाकलून दिलं तर उद्या पुन्हा येणार ते खोल श्वास घेत म्हणाले यारे पाहुणेच आहात बसा आरामात खा चारही तरुण गोंधळले इतका संयम इतकी शांतता पहिला धडा राजू बाळू पाटील राजूला वेगळं घेऊन गेले शेताच्या कोपऱ्यात सावलीखाली राजू ते हळू आवाजात म्हणाले हा टोमॅटो उगवताना माझ्या अंगावर किती घाम पडला माहिती आहे का राजू मान खाली घालून उभा राहिला बाळू पाटलांच्या शब्दांत राग नव्हता फक्त वेदना होत्या एकामागोमाग एक बाब्या जो नेहमी हसत सगळ्याला हलकं घेत असे आज त्याचं हसू हरवलं नाण्या लोभापोटी आलेला पहिल्यांदाच अपराधीपणाचं ओझं मनावर पडलं तात्या सगळ्यात धिटुकला पण बाळू पाटलांच्या शांत शब्दांसमोर तोही गप्प झाला प्रत्येकाला वेगवेगळ्या जागी नेऊन त्यांच्या मनाला स्पर्श करणारा धडा दिला गेला कोणीही मारलं नाही पण प्रत्येकाच्या मनावर खोल जखम उमटली शेताबाहेरची शांतता थोड्याच वेळात चौघेही शेताबाहेर एकत्र आले कोणीच बोलत नव्हतं डोळ्यांत लाज मनात अपराध नान्याने शांतपणे म्हटलं आपण लोभापोटी फार मोठी चूक केली रे भीमराव काकांचा शब्द तेवढ्यात त्या वाटेवरून भीमराव काका चालत आले गावातले सगळे त्यांना ओळखायचे शांत स्वभाव अनुभवाने पक्के आणि सत्यावर ठाम त्यांनी सगळं ऐकलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाले बाळांनो कोणाच्या कष्टावर परवानगीशिवाय हात टाकणं हे पापच आहे चोरीनं मिळालेली गोष्ट क्षणभर गोड वाटते पण ती आयुष्यभर मनाला बोचत राहते हे शब्द जणू चौघांच्याही काळजात खोलवर रुतले अंतर्मनातला बदल चारही तरुण निशब्द झाले डोळ्यांत पाणी होतं आणि मनात एक नवा निश्चय पुन्हा कधीच नाही कोणाच्या मेहनतीवर डल्ला नाही बोध शिकवण वाईट कृत्यांचे परिणाम वाईटच होतात चोरीची फळं कधीच गोड नसतात ही गोष्ट फक्त चोरीबद्दल नाही तर संयम माणुसकी आणि अंतःकरण जागं होण्याबद्दल आहे घामाच्या कणांतून उमललेली शिकवण शेवटचा परिच्छेद प्रियवाचक हो आता ही गोष्ट इथे थांबते पण तिचा अर्थ तुमच्या माझ्या मनात थोडा वेळ तरी रेंगाळावा अशी मनापासून इच्छा आहे बाळू पाटलांच्या शांत संयमातून आणि भीमराव काकांच्या साध्या शब्दांतून आपल्याला एक हळुवार आठवण मिळते की प्रत्येक गोष्टीमागे कुणाच्या तरी घाम मेहनत आणि स्वप्न दडलेलं असतं आयुष्याच्या धावपळीत कधी आपणही नकळत दुसऱ्याच्या कष्टांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना असा प्रश्न स्वतःला विचारायला ही कथा आपल्याला शिकवते जर या ओळी वाचताना तुमच्या मनात एखादी आठवण एखादा विचार किंवा थोडीशीही हालचाल झाली असेल तर ती भावना शब्दांत मांडायला अजिबात संकोच करू नका खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा कारण तुमचा अनुभवही कुणासाठी तरी शिकवण ठरू शकतो आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न एक बाळू पाटील यांचे शेत आणि त्यांचे कष्ट कसे होते बाळू पाटील यांनी कडक उन्हात आणि पावसात राबून टोमॅटोचे पीक उगवलं ज्यातून त्यांच्या मेहनतीचा परिणाम दिसून येतो दोन शेतात चोरी करणाऱ्या तरुणांचा राग बाळू पाटीलांनी का आवरला बाळू पाटीलांनी संयम राखून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला कारण राग आल्यास भांडण होऊ शकत होते आणि ते एकटे असल्यामुळे शांतपणे उपाय करणे गरजेचे होते तीन भीमराव काकांनी तरुणांना काय शिकवले भीमराव काकांनी सांगितले की कोणाच्या कष्टावर परवानगीशिवाय हात टाकणं हे पाप आहे आणि चोरीतून मिळालेली वस्तू क्षणिक गोड वाटली तरी शेवटी ती दुःख देणारीच असते चार या कथेतून काय शिकायला मिळते वाईट कृत्यांचे परिणाम वाईटच होतात आणि चोरीची फळं कधीच गोड नसतात संयम आणि माणुसकी महत्वाची असते पाच तरुणांनी शेवटी काय निश्चय केला चोरी न करायचा कोणाच्या मेहनतीवर डल्ला मारायचा नाही आणि पुन्हा कधीही अशा चुका करायच्या नाहीत असा निश्चय त्यांनी मनाशी केला गोष्ट किती समजली खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक बाळू पाटील यांना शेतात चोरी करताना चार तरुण कोण होते दोन बाळू पाटीलांनी चोरी करणाऱ्या तरुणांना कसे वागले तीन भीमराव काकांनी तरुणांना काय शिकवले चार या कथेतून कोणती शिकवण मिळाली पाच तुम्हाला ही गोष्ट वाचून कसे वाटले वाचकांच्या उत्सुकतेसाठी प्रश्न एक जर बाळू पाटीलांनी राग दाखवला असता तर कथा कशी बदलली असती टू ही कथा आधुनिक काळात घडली असती तर काय फरक पडला असता तीन चोरी करणाऱ्या तरुणांच्या भविष्यासाठी तुम्हाला काय सल्ला द्यायचा चार तुम्हाला वाटते का की समाजात अशा प्रकारच्या गोष्टींचा प्रभाव कमी होऊ शकतो पाच तुम्ही स्वतः अशा परिस्थितीत कसे वागाल मी वरील कथा